पवित्रता के हे मंत्र दाता पवित्रता के चल रहे हैं सन्मार्ग पर अब इंसान लाखों नमस्कार मित्रांनो मी शीमा आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी आजचा विषय आहे कुणाकडून काय शिकावे कारण मित्रांनो आयुष्यभर आपण सर्वजण विद्यार्थीच आहोत या जगामध्ये शिकण्यासारख्या कितीतरी अशा गोष्टी आहेत म्हणजे संपूर्ण सृष्टी ही माझी पाठशाळा आहे आणि निसर्ग सौंदर्य हे त्यातील पाठ्यपुस्तक आहेत असं कवीवर्य रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा म्हटलेलं आहे खरंच मित्रांनो या सुंदर आणि बहुरुंगी बहारदार आणि वैविध्यपूर्ण रचना असलेल्या सृष्टीला जर पाहिलं तर असं वाटतं की ज्याची रचना इतकी सुंदर आहे तो रचनाकार किती सुंदर असेल मित्रांनो या सृष्टीमध्ये मानव प्राणी बुद्धिसंपन्न म्हणून श्रेष्ठ गणला गेला आणि संपूर्ण सृष्टीवर त्याने आपले एक छत्री स्वराज्य अधिराज्य स्थापन केले आहे आणि त्यामुळेच तो सृष्टीचा मुकुटमणी बनला गेला आपले जीवन अधिक सुखी आणि समृद्ध करण्यासाठी भौतिक प्रगतीसोबतच आध्यात्मिक उन्नती साधणे ही आवश्यक आहे तरच मनाची शांती आणि खऱ्या सुखाची प्राप्ती होईल हे त्याने ओळखले आहे आणि पुरातन काळापासून आपले विवेकाच्या आधारे नवीन नवीन गोष्टी शिकण्यामध्ये माणूस गुंतला आहे या जगात ज्ञानासारखी पवित्र आणि श्रेष्ठ गोष्ट दुसरी कोणतीही नाही असे श्रीमद भगवद्गीता सांगते खरोखरच जगातला खरा आनंद प्राप्त करण्यासाठी ज्ञानासारखे प्रभावी असे दुसरे काहीच नाही म्हणून मित्रांनो तुम्ही कुठेही जा तुम्हाला कोणाहीकडून ज्ञान प्राप्त होऊ शकतं म्हणून तर म्हणतात की ज्ञान हे आपली रक्षा करत असतं जिथं जाल तिथं तुम्हाला ज्ञान एक शस्त्र बनून तुमची रक्षा करू शकतं मित्रांनो सर्वप्रथम आपण शिकायला हवं लहान बालकाकडून आपण लहान बालकाकडून काय शिकायला पाहिजे बरं तुम्ही पहा तुम्ही त्या बाळावर कितीही रागावलात त्याला तुम्ही चापट जरी मारली तरीसुद्धा ते तुम्हाला पाहून हसेलच आणि पुढच्याच क्षणी तो तुमच्याशी बोलेल कारण त्याला क्रोध माहीत नसतो त्याला द्वेषही माहीत नसतो म्हणूनच लहान बालक ही ईश्वराचे मूर्तिमंत स्वरूप आहे असे म्हटले जाते मित्रांनो एकदा माझ्या शाळेत माझ्या सरांना मी एक प्रश्न विचारला की सर मोक्ष म्हणजे काय त्यावेळी सर म्हणाले लहान बालकाची निरागस्ता पुन्हा प्राप्त करून घेणे म्हणजे मोक्ष आहे सरांचे हे उत्तर मला खूप आवडले होते किती सोप्या आणि सरळ शब्दामध्ये त्यांनी गहन विषय समजावून सांगितला होता खरंच निराभिमानिता म्हणजे कुठल्याही प्रकारचा अहंकार नसणे आणि निष्पापत्व हे दोन्हीही गुण त्या बालकाकडून शिकलं पाहिजे किती मोठी शिक्षा आपल्याला ह्या बालकाकडून मिळते दुसरं शिक्षण आपण काय घ्यायला पाहिजे तर मित्रांनो दुसरं शिक्षण तुम्ही कुठेही जा समजा अगदी बगीचेत जरी गेलात तर तुम्हाला खूप सुंदर सुंदर फुलं मिळतील पाहायला त्या फुलांकडून आपल्याला खूप मोठी शिक्षा मिळते तर फुलांमध्ये एक विशेषता आहे कोमलता आणि समता ही फुलांकडून शिकली पाहिजे मित्रांनो पहा तुम्ही पायदळी तुडविणाऱ्या पायांनासुद्धा फुलं आपला सुगंधच देत असतात प्रसन्नतासुद्धा आपण फुलाकडून शिकली पाहिजे फुलांच्या ताटव्यांकडे पाहिल्यावर कोणाचे मन प्रसन्न होत नाही बरं सर्वांचेच मन प्रसन्न होते मित्रांनो ईश्वरांच्या चरणी असो की धनिकाच्या गळ्यात किंवा कुणाच्या पायदळी तुडवीला जावो पण फुलांची कधीच तक्रारही नसते प्रत्येक अवस्थेत आपण दुसऱ्यासाठीच जगलो व आपला सुगंधच अर्पण केला याचे त्याला समाधान असते म्हणून साध्या फुलाकडून सुद्धा आपल्याला किती मोठी शिक्षा मिळते मित्रांनो तिसरी शिक्षा आपण घ्यायला पाहिजे मधमाशीकडून आपण ज्ञान प्राप्त करत आहोत मधमाशी ही आपला गुरु बनू शकते कारण तिच्याकडून खूप मोठी शिक्षा आपल्याला मिळू शकते कर्मनिष्ठता तुम्ही पहा मधमाशी शेकडो फुलांवरून किती फिरते फिरते आणि मध गोळा करते आणि कोणीतरी येतो आणि तिच्या मधाच्या त्या पोळाला नष्ट करून टाकतो पण तरीसुद्धा ती कधीच थकत नाही कुठलीही तक्रारही ती करत नाही आणि दुसऱ्या ठिकाणी पुन्हा नवीन उत्साहाने ती मधाचे दुसरे पोळ निर्माण करत असते मधमाशी फुला फुलातून त्या मधाचे कण गोळा करत असते आणि त्याचप्रमाणे सुद्धा शक्य तेथून ज्ञान गोळा केले पाहिजे आणि आपले जीवन ज्ञानसमृद्ध आणि गुणसमृद्ध केले पाहिजे अगदी मधमाशीप्रमाणे मित्रांनो मधमाशांच्या पोळ्याचा अभ्यास जर केला ना तर तुम्ही पहा निरीक्षण करून पहा विशिष्ट प्रकारच्या माशा विशिष्ट प्रकारची कामे करताना दिसतील जसं राणी माशी फक्त अंडी घालण्याचे काम करत असते कामकरी माशी ही मध वेचून आणण्याचे कामं करत असतात आणि संरक्षक माशा फक्त रक्षणाचेच काम करत असतात तर या सर्वांची योजनाबद्ध जी पद्धती आहे ना ती खूप शिकण्यासारखी आहे कार्यकुशलता आणि शिस्तप्रियता पाहिली तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही किती सुंदर त्यांची कार्यकुशलता आहे आणि शिस्तप्रियतासुद्धा आहे तुम्ही पाहिलं नाही मित्रांनो एकदा निरीक्षण करून ते पोळ तुम्ही पहा किती सुंदर आणि षटकोनी आकाराचे छोटे छोटे खाते त्या पोळमध्ये असतात त्यातील मोजमाप कुठलाही फरक नसतो त्या मोजमापामध्ये एकदम एकसारखेपणा तुम्हाला दिसेल मित्रांनो इतकं सुंदर ते पोळ बनलेलं असतं एकसारखे घरटे ते असतात छोटे छोटे खाते मला आता असं वाटतं की खरंच या सृष्टीतील पहिल्या आर्किटेक्ट जर असतील तर त्या मधमाशा असतील इतकी कार्यकुशलता आणि योजनाबद्धता आणि शिस्तप्रियता या माशांमध्ये आहे दुसरी शिक्षा आपल्याला घ्यायची आहे झाडांकडून मित्रांनो झाडं जे आहेत ते किती उन्हा पावसामध्ये वादळ वाऱ्यातही एकदम अविचल आणि शांतपणे उभा राहत असतात आणि त्यांचा अत्यंत धैर्य आणि ते मुकाबलाही करत असतात त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनातील अनुकूलता अथवा प्रतिकूलता या दोन्ही परिस्थितीतसुद्धा सुखदुःखात सुद्धा सारख्याच धैर्याने मनावर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे वृक्षांकडून मित्रांनो आपल्याला पाणी घालणारा असो की कुराणीने तोडणारा असो कोणालाही वृक्ष हा सारखीच शीतल छाया देत असतो मधुर फळे देत असतो परोपकार शिकावा तर या वृक्षांकडून तुम्ही पहा आपली पानं फुलं फळं काष्ट मूळ खोड डिंक राळ इत्यादी सर्वच वृक्ष काय करतात दुसऱ्यांसाठी विना तक्रार अर्पण करतात मग किती मोठी सेवा या वृक्षाकडून होते त्याग परोपकार आणि बलिदान याचं मंत रूप म्हणजे वृक्ष हे आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे पाचवी गोष्ट मित्रांनो आपण शिकलं पाहिजे नद्यांकडून खूप सुंदर तुम्ही पहा सतत नाविन्यपूर्ण चालीनं पुढं पुढं जायला आपण शिकावं नद्यांकडून वाहत्या जलप्रवाहाला कंटाळा हा कधीच माहीत नसतो तसं सतत आपणही उत्साही राहायला शिकावं ते या नद्यांकडून नदीसारख्याच प्रेमाने ती सर्वांशी वागत असते मग तो हिंसक वाघ असो की गरीब शेळी असो त्याचप्रमाणे आपणही सर्वांच्या सोबत सारख्याच प्रेमाने वागले पाहिजे आणि नदीचे शेवटी समुद्राला जाऊन मिळते व त्यामध्ये एकरूप होत असते त्याचप्रमाणे आपणही या जीवनप्रवाहामध्ये आत्म्याचा विलय हा परमात्म्यामध्ये होण्यासाठी ज्ञानाची कास धरली पाहिजे नदीला जसा समुद्र प्राप्तीचा ध्यास असतो तसा आत्म्याला सुद्धा परमात्मप्राप्तीचा ध्यास असला पाहिजे प्राप्ती हेच जीवनाचं वास्तविक ध्येय असायला हवं मित्रांनो गुण कर्म आणि ज्ञान याद्वारे परमात्म्याच्या दिव्यत्वाची प्राप्ती करून घेणं म्हणजेच परमात्म प्राप्तीसाठीच जीवनाची वाटचाल सुरू करणं हेच जीवनाचे खरं सार आहे एरवी जीवन असार आहे मित्रांनो सहावी गोष्ट आपण शिकली पाहिजे तलावाकडून तलाव तुम्ही पाहता स्थैर्य म्हणजे या तलावाकडून शिकलं पाहिजे तलावाचं पाणी कसं शांत आणि स्थिर असतं त्याप्रमाणे आपल्या मनाला स्थैर्य प्राप्तीसाठी एकाग्रतेचा अभ्यास आपण करायला शिकलं पाहिजे तलावाचं ढवळलेलं पाणी गढूळ असतं पण तेच जेव्हा शांत आणि स्थिर होतं ना त्यावेळी ते निर्मल स्वच्छ होतं आपल्या मनाचंही असंच आहे जोपर्यंत मन विषय विकारांच्या मध्ये धावा घेत असतं तोपर्यंत ते गढूळच असतं आणि एकदा का त्याला स्थिरत्व प्राप्त झालं की मग ते परमात्म्याच्या दिव्य गुणांचा सतचित्त आनंद स्वरूपाचा साक्षात्कार करण्यासाठी एकाग्रतेच्या अभ्यासाद्वारे सक्षम होत असतं म्हणून आपल्याला तलावाकडून स्थैर्यता शिकायला हवी किती सुंदर शिक्षा आपल्याला या एकदम जड वस्तूंद्वारे सुद्धा मिळत असतात म्हणून मित्रांनो कुठेही जाऊ आपण विद्यार्थीच आहोत आणि शेवटपर्यंत आपल्याला ज्ञान हे सगळ्यांकडून गोळा करून आपणही आपलं जीवन श्रेष्ठ सुगंधी आणि आनंदी बनवलं पाहिजे यापुढे आपण दुसरा भाग कुणाकडून काय शिकायचं यातील दुसरा भाग आपण उद्या पाहूया नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी पवित्रता के हे मंत्र दाता पवित्रता के हे मंत्र दाता हम पर तुम्हारे एहसान ला से चल रहे हैं सन्मार्ग पर अब इंसान